राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामीजींचं अप्रतिम असं चरित्र आपण दोन दिवसामध्ये त्यातला एखादा प्रसंग पाहणार आहोत सगळ्या संतांचं कार्य देशाच्या उद्धाराचंच आहे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवत असे पण तरी सुद्धा प्रत्येक संताचं म्हणून एक खास वैशिष्ट्य आहे सगळ्या संतांच्या वैशिष्ट्याबद्दल आत्ता बोलणं संयुक्त संयुक्तिक होणार नाही पण समर्थांचं वैशिष्ट्य सांगतो प्रवृत्ती आणि निवृत्ती या, या दोन्हीचा अप्रतिम समन्वय घालून समर्थांनी या ठिकाणी दाखवला प्रपंचही उत्तम करा राजकारणही चांगलं असू देत धर्मकारण उत्तम असू देत आणि तरीही यातनं वेगळे व्हा आणि स्वतःचा परमार्थ साधा संसार मुळीच नासका विवेके करावा नेटका नेटका करिता फिका होत जातो प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका येथे आळस करू नका विवेकी हो असं आग्रहानं प्रतिपादित करणारा सत्पुरुष जर कोण असेल तर समर्थ रामदास एक वेळ अशी होती की या भारतामध्ये परकी अशा पाच महासत्ता भारताला गिळंकृत करायला बसलेल्या होत्या श्रीमंती तर नेलीच होती पदार्थ मात्र का गेला नुसता देशची उरला समर्थ म्हणाले चिंतेने ऊर फाटतो काय अवस्था होती भारताची समर्थांनी त्यावेळेच ज्याला आखोदेखा हाल म्हणतात तो करून ठेवलाय मराठीमध्ये मराठीत श्लोकबद्ध त्यावेळेचं वर्णन समर्थ करून ठेवतात किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या किती शामुखा जाहजी फाकविल्या किती एक देशांतरी त्या विकिल्या किती सुंदरा हाल भोगो निमेल्या संपत्ती दिसली की लुटायची गाई गुरांना ठार मारायचं म्हाताऱ्या कोताऱ्यांना ठार मारून टाकायचं मुलं दिसली तर त्यांच्या छातीमध्ये खिळे ठोकायचे लहान मुलांच्या आणि त्यांना खांबाना ठोकायचं आणि सुंदर सुंदर स्त्रिया दिसल्या विधवा असोत सौभाग्यवती असोत किंवा कुमारिका असोत त्यांना पळवायचं आणि गुलामीला लावायचं विकायचं संपूर्ण देशामध्ये जगामध्ये अशी दुरावस्था देशाची निर्माण झाली होती आणि भारतातला पराक्रम परकीयांच्या सेवेत गुंतला होता प्रबल यवन झाले होते वंद्यया महाराष्ट्रात महाराष्ट्र झाले होते वंद्यया महाराष्ट्रात आक्रंदत होता धर्म पर सत्तेच्या दारात आक्रंदत होता धर्म पर सत्तेच्या दारात धैर्य रुतले होते परसेवेच्या पंकात शौर्य धैर्य रुतले होते परसेवेच्या पंकात ऐशा वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी ऐशा वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी श्री समर्थ सद्गुरुवाणी तुमती हो सर्वत्र जय जय रघुवीर समर्थ देशाच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ विश्वाच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ या घोषणेनं पूर्ण भारत दुमदुमून गेला अकराशे पेक्षा जास्त मारुती मंदिरांची आणि मठांची समर्थांनी स्वतः प्रतिष्ठापना केली आणि समर्थांचं मारुती मंदिर म्हणजे अर्ध मारुती मंदिर आणि अर्धी तालीम नुसते अभिषेकन लघुरुद्र नाही ते आहेच आहे मंत्राशिवाय सामर्थ्य नाही धर्माशिवाय सामर्थ्य नाही पण त्याच्या साक्षीनं तुम्ही व्यायाम करा मन मनगट आणि मेंदू या तिन्हीची मशागत करा आणि जबरदस्त अशी तरुण मंडळी तयार झाली पाहिजेत जी देशाकरता धर्माकरता आणि देवकार्याकरता मरायला तयार झाली पाहिजे कुणालाही त्रास देणं हा हेतू नाही सज्जनांचं हित व्हावं आणि दुर्जनाचं पारपत्य करावं असा तरुण वर्ग निर्माण करा असा समर्थानी नुसता उपदेश नाही केला स्वतः त्यामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि लोकांकडून काम करून घेत आहेत आणि पुन्हा एवढं करून आपल्या अध्यात्मापासून दुरावले नाही आता समाज सेवा करता करता आपलं अध्यात्म दूरच राहतं लोकांनी अध्यात्माची व्याख्याच केली कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही तो अध्यात्मात म्हणले अरे हट आपला गुडनेस जो आहे ना तो पॅसिव्ह गुडनेस आहे का ऍक्टिव्ह गुडनेस आहे याचा थोडा अंतर्मुख होऊन विचार करा आम्ही कुणाचं नाही बघ काही वाईट केलं कुणाचं चांगलं केलं का आणि समर्थाने ही सज्जनता लोकांच्या मध्ये रुजवली आणि या सगळ्याचं हेड ऑफिस म्हणून चाफळला अप्रतिम असं रामाचं मंदिर बांधलं आणि त्या रामासमोर रोज कीर्तन सेवा होती आहे एखाद दिवस वेणाबाईला सांगावं वेणे आज तुझ्याकडून रामाला कथा ऐकायची आहे समर्थानी स्त्रियांना संप्रदायामध्ये विशेष अधिकार दिलाय लक्षात घ्या सहानुभूती नाही समर्थांच्या संप्रदाय स्त्रियांबद्दल मग काय आहे सहानुभूतीत कुठंतरी मोठेपणा असतो सहानुभूती हो बिचाऱ्याबद्दल म्हणजे पुन्हा आपण हिणवतोच सहानुभूती वेगळी आणि पूजा वेगळी समर्थ सांगतात नुसती सहानुभूती नको स्त्रियांबद्दल त्यांच्याबद्दल आदर असू दे पूजनीय आहेत त्या आणि वेणाबाई कीर्तन करतात अक्काबाई बसून कीर्तन करतात कल्याण तर उत्तम कीर्तन करतात उद्धव कीर्तन करतात कुठलीही संस्था न काढता समर्थांनी शेकडो कीर्तनकार तयार केले कारण समर्थांना पक्क माहिती आहे की जेणे बहुतांस गडे भगवत भक्ती जेणे बहुतांस घडे भगवत भक्ती ती ही रोकडी प्रबोध शक्ती बहुतांचे मनोगत हाती घेतले पाहिजे लोकांपाशी भावार्थ कैचा आपण तगवावा तयांचा शेवट उपंढर कोणाचा पडोच नये मुख्य ते हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपणा सर्व विषयी असं सांप्रदायिकांना म्हणजे सगळ्या जगालाच सांगतात समर्थ आणि स्वतः समर्थ उत्तम कीर्तन करतात एखाद दिवस समर्थाने सांगावं कल्याणा घे टाळ हातामध्ये आज रामाची कीर्तन सेवा तू कर एखाद दिवस उद्धवाला म्हणायचं काय बुवा उद्धव बुवा आज कीर्तन करणार का आणि ही सगळी मंडळी रामाची सुंदर सेवा करतात सगळं आहे त्यामध्ये कर्माची उपेक्षा नाही उपासनेची उपेक्षा नाही भक्ती मार्गाची उपेक्षा नाही आणि ज्ञानमार्गाची उपेक्षा तर नाहीच नाही सर्व काही समर्थांच्या संप्रदायात आहे आधी ते करावे कर्म कर्ममार्गे उपासना उपासका सापडे ज्ञान ज्ञाने मोक्षची पावणे कोणत्याही एका गोष्टीचा आपण जेव्हा उपहास करतो किंवा त्याची उपेक्षा करतो तेव्हा आपल्याला आपलंच कळलेलं नसतं हे संतांचं वाक्य लक्षात ठेवा आज समर्थ कीर्तनाला उभे आहेत सुंदर कीर्तन चाललंय आणि कीर्तनामध्ये समर्थानी अभंग घेतलाय मनाचा श्लोक कधी अभंग घ्यायचे कधी श्लोक घ्यायचे नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे रघुनायका उपमाते नसाहे मती भांडती शास्त्र बोधे विरोधे गती खुंडती बोधे प्रबोधे सद्गुरुनाथ महाराज की भगवान श्री रामचंद्रांचं वर्णन करता करता नभालाही व्यापलेलं जे ब्रह्मतत्व ते प्रतिपादित करता आणि बोलता बोलता समर्थ एका विषयावरती आले म्हणून या जगामध्ये सगुण साक्षात्कार जेव्हा एखाद्याला होतो एखाद्या महाराजांचा किंवा एखाद्या देवतेचा तेव्हा ते ब्रह्मतत्व ईश्वर होतं मायेचा आधार घेऊन आणि तो ईश्वरच ज्या भावनेनं भगवंताला अळवलं त्या रूपामध्ये तो दर्शन देतो म्हणून सगुण साक्षात्काराचा अनुभव वेगळा वेगळा जरी असला वेगळा वेगळा आला असं जरी वाटलं तरी मुळामध्ये वस्तू एकच आहे साखरेची बाहुली घ्या हत्ती घ्या लिमलेटच्या गोळ्या असतात वेगवेगळे आकार पण त्यामध्ये मूळ मुद्दा साखरच आहे हो म्हणून अनुभव एकच आहे सगळ्या देश प्रांत भाषा माणसाची वागणूक जरी बदलली म्हणजे बाहेरची वागणूक जरी बदलली असं वाटलं तरी परमार्थातला अनुभव एकच असतो असं प्रतिपादित केलं आणि त्या दिवशी कीर्तनाचा वेळ संपला कीर्तन आटोपलं कीर्तन आटोपल्यानंतर नमस्कार करावा अशी पद्धत आहे म्हणून नमस्कार करून सगळी मंडळी निघाली पण दोघ जण समर्थांच्या खनपटीलाच बसले प्रेमानं एकाचं नाव उद्धव आणि एकाचं नाव कल्याण ते काही जेवायला आले नव्हते समर्थांच्या संप्रदायात जय जय रघुवीर म्हणले कुठंच जमना म्हणून इकडं आलो मागता येत नसेल भीक तर निदान कीर्तन प्रवचन तरी शिक असं नाही आपण वाटेल ते करू शकतो या दुर्दम्य इच्छाशक्तीनं कमालीचा पराक्रम गाजवू शकणारी ही तरुण मुलं समर्थांच्या संप्रदायात आहेत आणि समर्थांना वंदन करून कल्याणानं विचारलं महाराज सगुण साक्षात्काराचा अनुभव एकच असतो असं आपण म्हणालात पण म्हणजे काय समर्थांना बरं वाटलं वारे कीर्तनाचं सार्थक झालं असं काही ज्याच्या मनात येतं त्यानेच कीर्तनाचं सार्थक होतं कीर्तनाला होणारी गर्दी म्हणजे सार्थक काय कीर्तन झाली हो काय विचारू नका इतकी गर्दी इतकी गर्दी की स्वामींच्या मठातनं बाहेर पडायला आम्हाला अर्धा तास लागला कीर्तनाचा काय ठरवला क्रायटेरिया आपण गर्दी याच्यापेक्षा जास्त गर्दी दादरच्या पुलावरती आहे काय कीर्तन केलं बुवानी हो काही कळलं नाही वा हे जर म्हणले बुवा अप्रतिम कीर्तन कधी तांदूळ निवडून झाले कळलं नाही इतक्या वळून झाल्या वाती अप्रतिम कीर्तन वा रे वा कुठलं कीर्तन जास्त चांगलं ज्याच्यामध्ये हजार वाती वळल्या गेल्या नाही हो कीर्तन कुठलं चांगलं कीर्तनातला मुद्दा चित्तामध्ये ठसतो आणि त्याप्रमाणे वागणूक जेव्हा होते तेव्हा त्या कीर्तनाचं साफल्य झालं असं समजावं समर्थाला आनंद झाला वा काय म्हणणं आहे तुमचं तुम्ही जे म्हटलात कीर्तनामध्ये महाराज त्याचा आम्हाला अनुभव द्या अशी विनंती करायला आम्ही इथं बसलोय हरकत नाही म्हणले उद्या सकाळी प्रस्थान ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या दोन शिष्यांना घेतलं आणि निघाले कुठ उद्धव कल्याणासह उद्धव कल्याणासह येती रामदास मातृपुरी व कल्याणास श्री श्रीरामदास मातृपुरी रामी रमली हो रामी रामीवृत्तिरमली परिभगवति दर्शनाचि आसपुरी रामा रामा सीतापते रामा रामा रामा रामा रघुत्तमा रामा रामा रामा रामा हरे हरे रामा रामा मातृपुरी म्हणजे माहूरगडावरती आले कोण कोण आले समर्थ रामदास स्वामी त्यांचे दोन शिष्य कल्याण स्वामी आणि उद्धव स्वामी असे तिघ जण माहूर गडावरती आले माहूर गड आपण गडावर गेला असाल माहूर गडावरती आधी जे मंदिर आहे ना ते रेणुका मातेचं मंदिर आहे आणि वरती पठारावरती भगवान दत्तात्रेयांचं मंदिर आहे समर्थ येऊन पोहोचले आणि सर्वप्रथम जगदंबेला नमस्कार केला तिच्या कृपेशिवाय साधना सुरूच होत नाही म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा आपल्या कुलदेवतेचं स्मरण करत चला कुलदेवतेला जात चला तिची काय सेवा असेल दरवर्षी कुळधर्म कुळाचार म्हणून ती दरवर्षी उत्तम करत चला काही कमी पडू देत नाही कुलदेवता म्हणजे फॅमिली डॉक्टर फॅमिली गॉड आपल्या फॅमिलीतलं सगळं माहिती असतं की नाही सगळी हिस्ट्री माहिती असते कोण किती शहाणे होते दुसरा अर्थ असा आपल्या पूर्वजांनी ती देवता ऋणी करून ठेवलेली असते आपली पूर्ण काळजी घेते मी सांगू का आपल्याला आपल्याला चांगला सद्गुरू मिळायकरता सुद्धा कुलदेवतेची कृपा लागते बरं सज्जनगडावर भगवान श्रीधर स्वामी असायचे खूप समस्या घेऊन माणसं यायची गांजलेली प्रपंचामध्ये स्वामी सांगायचे काही करू नकोस कुलदेवतेला जा आणि मग मला प्रश्न विचार कुठली प्र कुठला प्रश्न घेऊन आलास मला माहिती आहे मग कुलदेवतेला जायचं आणि पुढच्या महिन्यात पेढेच घेऊन यायचं काम झालं म्हणून जादू व्हावी अशी कुलदेवता कृपा करते दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा घरातल्या वाडवडिलांचा सन्मान ठेवा ते कसे आहेत याचा विचार नका करू आपली जी कर्तव्य ती उत्तम बजावा दुसरा मुद्दा श्राद्ध पक्ष वेळच्या वेळेला नीट करा आणि तिसरा महत्वाचा मुद्दा कुळधर्म कुळाचार चुकवू नका आणि मग बघा आपलं कुटुंब कसं होतं पिढ्या काही कमी पडत नाही आणि योग्य वेळेला मोक्षाची ही व्यवस्था होते आणि भगवतीला प्रार्थना करतायत माझी रेणुका माऊली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साबुली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावोली हाके सरशी घाई गाई के सरशी घाई गाई हा सरशी घाई गाई वेगे धावतची पायी वेगे धावतची पायी आली तापल्या उन्हात नाही आळस मनात आली तापल्या उन्हात नाही आळस मनात माझी रेणुका माऊली कल्प कल्पवृक्षाची साबोली खाली बैसे घे आराम खाली बैसे घे आराम मुखावरती आला घाम मुखावरती आला धाम विष्णुदास आदरान वारा घाली पदरान विष्णुदास आदरान वारा घाली पदरान माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली माझी रेणुका माऊली माझी रेणुका माऊली माझी रेणुका माऊली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची कल्पवृक्षाची कल्पवृक्षाची सावली कोणत्याही स्थानी गेल्यानंतर देवकलांचं जागरण कसं करावं तिथल्या देवतेला प्रसन्न कसं करून घ्यावं याची एक प्रक्रिया आहे आपण सॅल्यूट ठोकल्यासारखे आपण देवाला जर नमस्कार केला तर देव प्रगट होत नाही प्रगट होणं लांब राहू द्या आपल्याकडे बघत पण नाही आले पटकन तीर्थ घेतला अंगारा लावला रुपया टाकला व्हॉट यू काय करतोयस तू हे दर्शनाची प्रक्रिया समजून घेतली आहे ना कधी कसं दर्शन घ्यायचं आपण दर्शन घेतो म्हणजे काय त्या देवाला नेसवले बघून परत जातो आपण दर्शन घेतच नाही दर्शन जेव्हा घेतलं जातं ना नीट ऐका दर्शन जेव्हा घेतलं जातं ना त्यावेळेला मनुष्य घरी नाही जात परत कळलं का म्हणजे काय शंभराची नोट पडली आहे कीर्तनाच्या सुरुवातीला पण पडली होती ना आत्ताही पडली आहे उद्या करता सांगत नाही त्या शंभरेच्या नोटेकडं आपणही बघतो लहान मुलगाही बघतो बघतो की नाही म्हणजे नोटेचं दर्शन दोघांनाही होतं लहान मुलासमोर एक वर्षभराच्या दीड वर्षाच्या मुलासमोर तुम्ही शंभरची नोट धरा आणि चॉकलेट धरा काय घेईल तो मंत्र्याच्या मुलाबद्दल म्हणत नाही मी आपण नुसता तो कागद बघत नाही लक्षात घ्या त्याचं मूल्य बघतो याप्रमाणे कोणत्याही उपास्य देवतेला नमस्कार करतानाची प्रक्रिया आहे ती केव्हा तरी समजून घ्या आता आख्यानात ती सांगायची नाही तो पूर्वरंगाचा विषय आहे आणि अशी प्रक्रिया ज्यानं विकसित केली स्वतःच्या जीवनात तो कोणत्याही देवाला गेला की देव त्याला काही दिल्याशिवाय पाठवतच नाही एवढं विधान करतो म्हणजे त्याबद्दल आपल्याला थोडी तरी जिज्ञासवृत्ती लागेल घड्याळाकडे न बघता मनोमन देवाला विनंती केली आणि ती स्थानदेवता प्रकट झाली या दोघांना दिसत नाहीये हे काही फक्त समर्थांना दिसतीये समर्थांनी चरणावर मस्तक ठेवलं समर्थांच्या मस्तकावरून जगदंबेनं हात फिरवला आपलं लेकरू भेटायला आले आणि सांगितलं रामदासा ज्या करता आलायस ती व्यवस्था वरच्या बाजूला पठारावरती केलेली आहे समर्थांना कळलं काय कळायचं ते हे दोघ जण फक्त एवढंच बघत होती की समर्थ काहीतरी देवीशी बोलत आहेत मूर्ती तर काही बोलत नाहीये पण हे आपले एकटेच बोलतायत असू दे आपले गुरु मोठेच आहेत असा विचार त्यांनी केला आणि हे तिघही जण पठारावरती आले आणि पठारावरती त्यांनी एक दृश्य पाहिलं ही गर्दी भगवान दत्तात्रयांचं मंदिर आजही त्या ठिकाणी आहे ही गर्दी त्या दत्त मंदिरामध्ये इतकी गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये काहीतरी गोंधळ झाला होता काय झालं होतं काय चाललं होतं हे ऐकण्याकरता उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता एकत्र जमायचं अगला एपिसोड कल शाम साडेपाच बजे व काय हे याला सिरियल म्हणतात जय जय किती दिवस झाले आठ वर्ष झाली चार दिवस सासूजी बघताय की नाही बघणारे लोक मेले सासू टणटणीत आहे की नाही मग आम्हाला दोन दिवसाची इजाजत द्या की हो काय झालं काय नेमका प्रसंग घडला वर्तला हे उद्या आपण बघूया आपल्याला आख्यान माहिती असलं तरी या माहिती नसलं तरी या पुन्हा पुन्हा तीस तीस गोष्ट करणं याला अभ्यास असं म्हणतात प्रपंचात पुन्हा पुन्हा ते करताना कंटाळा येतो का हो? दुपारी भात संध्याकाळी भात अन्ना त्याचेच प्रकार बदलता तुम्ही हो दुसरं काय करता प्रकार बदलून तेच खाताना साध सारू अन्ना होळी अन्ना चित्र अन्ना सक्रिय अन्ना तमळी अन्ना मजगी अन्ना अन्ना आहेच की हो फोडणीच्या भाताला काय म्हणतात फोडणी अन्ना उरला की दुसऱ्या दिवशी परत फोडणीचा भात आहे की नाही कंटाळा येतो का भाताचा अगदी डायबिटीस वाला छोट्याच्या वाड्यावर चालतो चालतो काय मेलं तरी परत भाताचंच पिंड नाही आमच्या आजोबांना बटाटे वडे आवडत नाही तीन बटाटे वडे ठेवा त्याच्यावरती असं होतं कधी मी का बोललो कळलं का आपल्याला का बोललो लक्षात आलं का प्रपंचाच त्याच त्याच गोष्टीचा कंटाळा येत नाही मग परमार्थात का यावा तीच तीच गोष्ट पुन्हा करणं याला अभ्यास म्हणतात प्रपंचाचा अभ्यास करायचा नसतो प्रपंच हा प्रारब्धाने होतो आणि परमार्थ हा प्रयत्नाने करायचा असतो म्हणून उद्या साडेपाचला बसूया उद्या समारोपाचं शेवटी असताना ते फार महत्वाचं असतं ते शेवटी सांगायचं असतं म्हणून उद्या पूर्वरंग आणि आख्यान सुकवू नका इह परलोकींचे असावे वैराग्य इह लोकींचे असावे पांडुरंगा ऐसे दे पांडुरंगा मनुष्य जन्माचे करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक करावे सार्थक करावे सार्थक झाले कीर्तन शेवट गोड जानकीच्या भरा कीर्तन रंगी वाजवा करटाळी नाम गोचे पातका होय होळी येथून कल्याण साम्राज्य सुखराशी अवघे उठा ओवाळा राघोबासी झाले कीर्तन शेवट गोड करा मनी धरा श्री जानकीच्या भरा सुखसहिता दुःखरहिता निर्मळ एकांता कलिमल गहना स्वामी समर्थ नकळे ब्रह्मादिका अंत अनंता तू आम्हा सुलभ जय कृपा जय देव जय देव जय करुणा करा आरती हो वाळू सद्गुरु माहेरा माये विण माहेर विश्रांती ठाम शब्दी अर्थ लाभ बोलणी बाब सद्गुरु प्रसादे सुलभ उपाव रामी राम दासा फळला मी आरती करितो तुझला गुरुराया श्रीधरा तुझला गुरुराया मम मानस हे चरणी अर्पुने को सदया न सदया सनातन सनातन तु सर्वसाक्षी श्रीधरा तु सर्वसाक्षी भक्ता साठी कृपेचा महिमा वर्णी भोळा शंकर श्रीधरा भोळा शंकर चिन्मय व्यापक सर्वचराचर तु विश्वम्भर श्रीधर स्वामी आरती करितो तुझला गुरुराया श्रीधरा तु गुरुराया मम मानस हे चरणि अर्पुणे ओ वाळिन सदया तू हट्ट हट्टपुरविशी भक्ति पाहोनी श्रीधरा भक्ति पाहोनि दया नाथा ये सिधा होनी शान्तिसुखाची अखण्डमूर्ति सद्गुरु श्रीधर स्वामी सद्गुरु सद्गुरुश्रीधरा भक्तावरती कृपा कर्णीया फेरा श्रीधर स्वामी आरती करितो तुजला गुरुराया श्रीधरा तुजला गुरुराया मम मानस हे चरणी अर्पुणी वाळीन सदया कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं वस हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण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 जय जय रघुवीर समर्थ रामा रामा रामा रामा रघुनंदना रामा रघुनंदना रामा रामा रामा रामा कुलभूषणा रामा रामा रामा रामा जानकी पते रामा रामा रामा रामा मते राम राम राम रामाीनवत्सला रामा भक्तवत्सला रामदासने तु ते अगम्य लिला राम राम राम राम हो जय हो तारी तारी तारी तारी रामा रामाोडी ोडी ोडी तोडी भवपाश रामा भवपाश अनन्य शरण रामी रामदास राम राम राम सीता जपसिताभिराम राम जप सीता राम राम राम राम जप सीता राम राजा राम राम राम जप जप सीता राम राम राम राम जप राम राजा राम राम राम जप सीता भी राम राम राम जप सज्जन गण निवास मासे रामदास माये मासे रामदास माये रामदास माये मासे रामदास माये आश्रम हरणी निवास माझे कल्याण माये माझे कल्याण माये कल्याण माये माझे कल्याण माये शरयू निवास माझे रामचंद्र माये माझे रामचंद्र माये रामचंद्र माये माझे रामचंद्र माये वरदापुर निवास माझे श्रीधर गुरुमाये माझे श्रीधर गुरुमाये श्रीधर मासे माझे श्रीधर माये सज्जन गणती वास माझे रामदास माये माझे रामदास माये रामदास माये माझे रामदास माये सीताकांत स्मरण जय जय राम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की सब संतन की जय जय जय रघुवीर समर्थ